समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय तिसरा भगवान कृष्णांचे प्रकरणे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात आता शुभगुणी वेळ आली नक्षत्र रोहिणी आकाशी ग्रह नक्षत्रे तारे सौम्यचिते पहा दिशा प्रसन्ननी सर्व तारांगण हि स्वच्छते धरेची नगरे गावे खाने मंगल जाहले नद्यांचे जलते स्वच्छ रात्री ही कंज डुल्लती कुली लखडले वृक्ष गाती पक्षिनी भृंगही पवित्र शीतलो वायू मंद गंधित मोदते द्विजांची अग्निहोत्रे ती आपची पेटली असुरे पीडिले साधू ते चित्ती हर्ष पावले येताची जन्म वेळा ती दुदुंभी स्वर्गी वाजल्या गंधर्वे किन्नरे सिद्धे मांगल्य स्तुती गायली फेरात अप्सरांच्या ही विद्याधारिणी नाचल्या पुष्पवर्षाव केला तो आनंदे ऋषी दैवती समुद्रातटी ते मेघ निवांत गरजू लागले अवतार निशी वेळ चौदिशा तम दाटला सोडवी जन्म मृत्यू ते त्याचीच जन्म वेळही जीवांचा जीव तो विष्णू देवरूपिणी देवकी गर्भात जन्मला कृष्ण उदेला पूर्ण चंद्र जई अद्भुत बाळा वसुदेव पाही विशाल नेत्रे जणू पद्मचीते हाती गदा शंख नि पद्मचक्र श्रीचिन्ह स्वर्णी अति चांग रेखा गळ्यात शोभा तशी कौस्तुभाची पीतांबराने बहुशाम शोभे वैढूर्य टोपी कुरळेच केस सूर्या परीतेच चमकून आले ती बाजू बंदो अनकंकणी ती अपूर्व शोभे तनु बाळकाची जैतो पिताश्री हरिबाळ पाही आश्चर्य नेत्री अनमोद दाटे श्रीकृष्ण जन्मोत्सवी श्री पिता तो सहस्र गायी द्विजदान इच्छी कृष्ण कांती सुतिका घरात ती दाटता ते स्थिर बुद्धी केली पिता कराला नि डोके झुकूनी बोले स्तुती बाळकाची श्री वसुदेव म्हणाले जाणतो तुझला साक्षात पुरुषा प्रकृती परा केवल अनुभवानंद स्वरूप बुद्धी जाणिते गुणे सृष्टी निर्मिसी स्वय प्रकृती प्रविष्ट न प्रविष्ट गमतो सखी प्रकृती भावे शकीरा ही स्वतंत्रती सोळा विकार निर्मिसी सृष्टी जेधवा भाससी त्याच रूपात परितू नवशी तसा वस्तू त्या जन्मण्यापूर्वी तुझा अंशतयात तो तुझा अंशतयात तो बुद्धी कडोनी गुणलक्षणे ती इंद्रियद्वारे विषयास जाणू तयात होता तरीही कळेना तू अंतरात्मा तुझ अंग नाही तुझा विना सत्य ही अज्ञ राही नावाग विलासा विनसिद्ध काही मनातली ती न च सिद्ध बाधित जेते नच सत्य होते गुणक्रियांच्या विरहित तू तो तरीही सृष्टी तव हेत होते विसंगती ही न च काही तू ते सर्व गुणांचा तुझी आश्रय हो की त्रैलोक्य रक्षा करिसी हरी तू माया गुणे शुक्ल वर्णासी घेत उत्पत्तीसाठी रजवर्ण लाल संहारण्या कृष्ण वर्णासी घेसी स्वामी तसा सर्व शक्ती सतूची रक्षा वया सृष्टीच जन्मलासी कोट्यावधी राक्षस भूप झाले सेनापती ते असुनी मुळात देवाधिदेवा अतिदुष्ट कंस मारियले ते तव बंधु सर्व तवावतारो कळतात तयाला येईल आता करी खडग घेता श्री शुकदेव सांगतात देवकी पाहता पुत्र सर्व लक्षण युक्त तो कंसाचे भयते वाटे हरीची स्तुती गायली देवकी म्हणाली देवे केले वर्णनाते तुझ्या की ज्योती शुद्ध सत्व रूपाचे सत्ताधीशा निष्क्रिया गुण सत्वा तू तो साक्षात विष्णू अध्यात्म दीप नष्टो लोकोद्वीपरार्धात जेव्हा श्रेष्ठो भूते लीन होती तुझ्यात तेव्हा तुझी शेष राही म्हणून शेषो ऐसे नामही श्रेष्ठ झाले या सृष्टीचा साह्य तू एक मात्र क्षणो वर्षो सर्व काळात तुची लीला साऱ्या जीव सृष्टीत तुची क्षेमो धामा शक्तिमंता नमस्ते हातो जीवो व्यालेची भीत त्या भीतीने राहतो फिरतो तो भाग्याने ही आज केली कृपा तू झोपी गेले मृत्यू तोही पळाला कंसे भक्ता त्रासिले की बहुत रक्षी भक्ता ध्यान रूपा पुरुषा दिव्यो तेजा देह गर्व्या समोर ऐसे ना तू दावी समक्ष न व्हावे माहिती कंसा माझ्याने जन्म हा तुझा तुटेल हृदयो माझे तुझ्या रक्षार्थ श्रीहरी अलौकिक तुझे रूप शंख चक्रादि आयुधे चतुर्भुजासे रूप लपवी कमला करा हे विश्वसारे लिन घेसी आकाश राहे तनुआत जैसे गर्भात आला पुरुषोत्तमा तू अद्भुत लीला सगळ्या तुझ्याया श्री भगवान म्हणाले पूर्वसर्गात तुम्ही ते पृष्णीनी सुतपासे जन्मात ते होते सुतपातै प्रजापती आज्ञापिता तुम्हा ब्रह्मे प्रजा निर्मीयण्या तुम्ही इंद्रिये रोधुनी तेव्हा उत्कृष्ट तप साधिले द्वयानी वायुवर्षानी घाम थंडिनी उष्णता इत्यादी त्रास साहोनी योगाने धुतले मन भक्षोनी वाळली पाने हवा पिऊनी राहिले शांतचित्त करोनी या इष्ट्यर्थ पूजिले मला माझ्यात चित्त लावोनी घोरते तपसाधिता लोटले देवतांचे ते हजार वर्षही पहा तेव्हा प्रसन्न झालो मी तुम्हा दोघांसी देवी गे तपे श्रद्धेनी भक्ती नेश अखंड भजले मला वरदानी तदा मी तैया रूपे ठाकता पुढे पुत्र हो आमुच्या पोटी तुम्ही तो वदले असे संबंध नवता तेव्हा दोघांचा विषयी तसा संतान नव्हते तेने मोहे मोक्ष न घेतला देताची वरतो तैसा तेथुनी गुप्त जाहलो लाभता वर इच्छित विषयी लागले तुम्ही गुणी तो दुसरा जीव माझ्या समन कोणी तो म्हणून पृष्णीच्या पोटी पृष्णी गर्भची जाहले तुम्ही त्या पुढच्या जन्मी अदिती कश्यपो मुनी तदा उपेंद्र मी झालो बटूचे रूप वामन तिसऱ्या जन्मी या रूपे तुमचा पुत्र जाहलो माझी सदैव होती ती वाणी सत्य अशी पहा द्यावया पूर्व स्मृती ते रूप मी दाविले असे मनुष्य शरीरे माझे स्वरूप ना कळे कुणा पुत्रनी ब्रह्म हा भाव नित्य माझ्यात ठेवणे वात्सल्य चिंतनाद्वारे लाभेल मोक्ष तो तुम्हा श्री शुकदेवजी सांगतात बोलता भगवान ऐसे राहिले गप्पते पुन्हा समक्ष माय बापाच्या रूप हि जाहले तदापि त्याने हरिप्रेरणेने इच्छियले त्या सुतिका घराच्या बाहेर बाळा उचलो नेण्या नित्याच वेळी अवतारली ती माया यशोदा उदरात जी की या श्री हरीच्या परिची विदेही त्या योग माये मग सर्व लोक निद्रित झाले अनबंदी शाळा द्वारे तसे ते उघडून आली जशा तसे ते कुलुपे असोनी कृष्णास सघेवो निपिता निघाले तो द्वार आले उघडोनी सर्व गरजूनी आले ढगते न भात त्या पावसी छत्र हि झाला त्या पावसाने यमुना जळाला से तरंगे बहुपूर आला ते भोवरे आणि भयान लाटा फाकून गेल्यात हरी जाय तेव्हा गेले द्वयोते जधी गोकुळात निद्रित होते तई सर्व लोक पुत्रा यशोदा कुशी ठेविलेनी पुत्री सघेता मग ते निघाले ती पुत्री माया मग दाविलीला बंदिस्त झाली मग सर्व दारे शाळेत येताची पुत्री ती देवकी पुढे हे विता पडल्या बेड्या पहिल्या परित्या जशा अचेत योग मायेने यशोदा न जाणिकी पुत्र वा पुत्री ती झाली नंदाला हितसे चिते इति श्रीमद्भागवत महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हरि ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू